मित्रत्व अहंकार आणि जीवनाचा खरा धडा प्रिय वाचक हो मनापासून स्वागत आहे तुमचे आज मी तुम्हाला अशी एक कथा सांगणार आहे जिच्यात मैत्रीची ऊब आहे अहंकाराची कडू सावली आहे आणि संकटात उजेड देणारा सुंदर जीवनधडा आहे दोन जीवलग मित्रमांजर आणि कोल्हायांच्या जंगलातील प्रवासातून उलगडणारी ही गोष्ट आपल्याला अनेक भावनांच्या वाटेने घेऊन जाते या कथेत तुम्हाला हुशारीचा वाद भीतीच्या क्षणी खरी बुद्धी कशी कामाला येते आणि चुकीच्या अहंकाराची किंमत किती महाग असते याची हलकी पण हृदयाला भिडणारी झलक दिसेल प्रत्येक वळणावर एक नवी शिकवण एक नवा भाव आणि एक नवी उत्सुकता तुमची वाट पाहत आहे चला तर मग गोष्टी डॉट आय एनची लिंक सोबत या हृदयस्पर्शी प्रवासाची सुरुवात करूया जंगलातील शांत सकाळ त्या दिवशी जंगलात नेहमीसारखीच शांतता होती वाऱ्याच्या झुळुकीत पानं हलकेच गात होती आणि उन्हाची कोवळी किरणं जमिनीवर सोनेरी नक्षी विणत होती या शांततेत दोन जिवलग मित्र एकत्र चालत होते मांजर आणि कोल्हा दोघेही एकमेकांच्या सहवासात खूप आनंदी होते हुशारीचा वाद सुरू होतो चालताना कोल्ह्याच्या मनात एकच विचार होता मी इतका चपळ धूर्त आणि हुशार आणि हे मांजर याच्याकडे तर एकही खास युक्ती नाही थोडं पुढे जाताच त्याने अचानक विचारलं ऐक मांजरा तुला माहीत आहे का या जंगलात माझ्यासारखा हुशार कोणी नाही मला शेकडो युक्त्या येतात उडी मारू शकतो वेगाने धावू शकतो पळताना गायबही होऊ शकतो तुझ्याकडे काय आहे मांजर शांतपणे हसत म्हणालं माझ्याकडे एकच युक्ती आहे पण ती योग्य वेळी मला वाचवते कोल्हा त्याला हसला ते हसू थोडं उपहासाचं आणि थोडं अहंकाराचं मांजराचे साधेपण मांजर मनात म्हणत होतं किती सांगू याला हुशारी म्हणजे किती युक्त्या माहीत असणं नाही तर संकटात योग्य निर्णय घेणं महत्त्वाचं असतं पण त्याने शांततेने वाद टाळला त्याला माहीत होतंशांतपणा अनेकदा खूप मोठं शस्त्र असतो अचानक बदल अचानक जंगलाच्या शांततेला चिरून एक मोठा धडाम आवाज आला लगेच दुसरा दोघे दचकले शिकारी मांजर कुजबुजलं जंगलभर भीतीचं सावट पसरलं पक्षी उडून गेले झाडांच्या फांद्या हलू लागल्या कोल्ह्याचाही चेहरा पांढरा पडला पण त्याने लगेच स्वतःला सावरलं चिंता करू नको मला भरपूर ट्रिक्स माहीत आहेत मी काहीतरी करीन युक्त्यांची परीक्षा मांजर म्हणालं मी तर माझी एकच युक्ती वापरणार झाडावर चढणं आणि त्या क्षणी मांजरजवळच्या मोठ्या झाडावर क्षणात चढून सुरक्षित झालं खाली कोल्हा मात्र त्याच्या शेकडो युक्त्या वापरू लागला कधी उड्या मारत होता कधी झाडीमध्ये लपण्याचा प्रयत्न कधी पानं हलवत स्वतःला लपवत होता कधी दिशाभूल करण्यासाठी इकडून तिकडे धावत होता पण शिकाऱ्यांचे पावलं जवळ येत होती त्याच्या प्रत्येक युक्तीपेक्षा त्यांचा वेग जास्त होता कोल्ह्याचा पराभव मांजर झाडावरून खाली पाहत होत्या याच्या डोळ्यांत भीती करुणा आणि असहायतेची भावना होती कोल्हा माझा मित्र आहे पण आता माझ्याकडे काहीच करता येत नाही शेवटी शिकाऱ्यांनी कोल्ह्याला सहज पकडलं त्याच्या सर्व युक्त्या त्या एका चुकीसमोर हरल्या अहंकार मांजराची वेदना शिकारी निघून गेल्यावर मांजर बराच वेळ तेथून खाली उतरलं नाही त्याला वाटत होतं किती विचित्र आहे ना जीवन कधीकधी ज्ञानाची मिरवणूक एखाद्या मोठ्या संकटासमोर काहीच किंमत ठेवत नाही तो हळूच खाली उतरला आणि कोल्ह्याने जिथे संघर्ष केला ती जागा स्पर्शून बघितली त्याच्या मनात फक्त एकच वाक्य पुन्हा पुन्हा घुमत होतं संकटात जगवते ती एकच योग्य युक्ती बाकी सर्व फक्त बढाया जीवनाचा मोठा धडा त्या दिवसानंतर मांजर अधिक शांत अधिक नम्र आणि अधिक समजूतदार बनलं आणि कोल्ह्याची कथा जंगलभर पसरली एक शिकवण म्हणून एक इशारा म्हणून एक सत्य म्हणून कथेचा धडा आपल्या क्षमतेची जाणीव ठेवा जास्त बोलण्यापेक्षा योग्य वेळी योग्य निर्णय मोठं काम करतो अहंकार नेहमी माणसाला किंवा कोणीही प्राणी अडकवतो एफएक्यू एक या कथेचा मुख्य संदेश काय आहे मुख्य संदेश असा आहे की आपल्या क्षमता ओळखणे महत्त्वाचे आहे अनावश्यक बढाया अनेकदा संकटात फेल होऊ शकतात दोन कोल्हा का पकडला गेला कोल्ह्याकडे अनेक युक्त्या होत्या पण योग्य वेळी योग्य निर्णय घेता आला नाही त्यामुळे शिकारींनी त्याला सहज पकडलं तीन मांजराने फक्त एकच युक्ती असूनही स्वतःला कसं वाचवलं मांजराला त्याची एक युक्ती झाडावर चढणे चांगली माहिती होती योग्य वेळी ती वापरल्यामुळे तो सुरक्षित राहिला चार या कथेतून मुलांना काय शिकायला मिळतं मुलांना समजतं की साधेपणा शांतपणा आणि योग्य निर्णय संकटात फार उपयोगी पडतात तसेच दिखावा करण्यापेक्षा कृती महत्वाची आहे पाच ही कथा भावनिक का वाटते कथा भावनिक वाटते कारण मांजर कोल्ह्याचा मित्र असूनही त्याला वाचवू शकत नाही तिथे असहायता भीती आणि शिकवण अशा सर्व भावना मिसळलेल्या आहेत